योगवासिष्ठ वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग चोपन्नावा श्री भगवान म्हणाले हे महापराक्रमी अर्जुना तू प्रेमाने ऐकतोस म्हणून तुला जे मी हितबुद्धीने पुन्हा सांगणार आहे ते ऐक हे कुंतीपुत्रा इंद्रिये व विषय यांचे संबंध शीत व उष्ण देऊन त्यांच्या योगाने सुख व दुःख देणारे उत्पन्न होऊन विनाश पावणारे व अनित्य आहेत ते तू सहन कर कारण ते आत्म्याहून पृथक नाही तेव्हा असा बोध झाल्यावर दुःख कोटचे आणि सुख कोटचे आदि अंतरहित व निरवयव अशा आत्म्यामध्ये मी पुत्राधिकांनी पूर्ण आहे व त्याने हीन आहे अशा प्रकारचे सुख व दुःख कोटचे विषय व इंद्रिये सत्य आहेत अशी प्रतीती ज्याच्या ठिकाणी नाही तो मात्रास्पर्शांना भ्रमरूप मानणारा व सुखदुःखांना समान ठेवणारा विद्वान मोक्षप्राप्तीला समर्थ होतो निरतिशय आनंद एकरस आत्माच सर्वरस आहे त्यामुळे हे सर्व सुखदुःखादी भेद केवळ काल्पनिक आहेत ते असद्रूप आहेत मग असद्रूप ते कसे सहन केले जाणार नाही खरे पाहिले तर सुख व दुःख यत्किंचितही नाही कारण आपल्याला सर्वात्मकत्व आहे जेव्हा जगात अनात्म्याची सत्ता कशी संभवणार तेव्हा जगात अनात्म्याची सत्ता कशी संभवणार असत पदार्थ विद्यमान स्थितीस प्राप्त होणे शक्य नाही व सत्य पदार्थाचा अभाव होणे शक्य नाही त्यामुळे सुखदुःखादी नाहीच तर सर्वव्यापी परमात्मा आहे जगत सत्य आहे व निरतिशय आनंदात्मा नाही ही बुद्धी टाकून ज्या दोघांच्या मध्ये असलेल्या त्याची संघटना करणाऱ्या मनाचा व अज्ञानाचाही त्याग करून अखेर जे अवशिष्ट राहिलेला आत्मा त्याच्यामध्ये स्थिर हो हे अर्जुना आत्मा सुखांनी हृष्ट होत नाही व दुःखाने खिन्न होत नाही तो साक्षीरूपाने हर्षविषाद इत्यादी दृश्यांना पाहणारा जरी असला चेतनात्मा जरी असला व शरीरात जरी राहत असला तरी हर्षाधिक हे त्याचे धर्म होऊ शकत नाही देहत्पास प्राप्त झालेले जड चित्ताधिक हे दुःखाचे पात्र आहे त्या चित्ताधिकाला जरी काही क्षती झाली किंवा ते क्षीण झाले तरी आत्म्याला काही होत नाही हे जे देहादी दुःखाचे भोगतृ भोग घेणारे चित्तादी घटित जीवरूप बनून राहिले आहे तो मायाभ्रम आहे अबोधामुळे उत्पन्न झालेला आहे असे तू समज देहादी व दुःखादी यातील काहीच आत्म्याहून निराळे असे नाही तेव्हा कशाचा व कशाने अनुभव घेतला जाणार म्हणून मी सांगत असलेल्या उपायानेच त्यांचा नाश होईल दुःख ही अज्ञानामुळे झालेली भ्रांती आहे यामुळेच ती यथार्थ ज्ञानाने नष्ट होईल रज्जूच्या अज्ञानामुळे रज्जूच्या ठिकाणी उत्पन्न झालेले सर्पाचे भय जसे रज्जूच्या यथार्थ ज्ञानाने नष्ट होते त्याप्रमाणे अज्ञानजन्य देहादी दुःखादी वगैरे आत्मज्ञानाने नाश पावते सर्व पूर्ण ब्रह्मच आहे त्यामुळे काही उत्पन्न होत नाही व काही नाश पावत नाही हेच श्रेष्ठ सत्य आहे असे तू जाण हाच श्रेष्ठ बोध आहे ब्रह्मरूप सागरामध्ये काही तरंग होऊन विलीन होते तू आता या ज्ञानोदय समये ब्रह्मरूप आवर्तात स्फुरण पावत आहेस त्यामुळे निरामय ब्रह्मच आहेस सर्व काल क्रिया आदेश तू मी हे सैनिक इत्यादी सर्व ब्रह्मातील जणू काय परिस्पंदच आहे त्यामुळे यात भाव व अभाव हे विकल्प नाही अर्जुना तू मान मद शोक भय इच्छा सुख दुःख यांना सोड कारण ते सर्व असद्रूप द्वैत आहे तू एक सद्रूप हो तू ज्यांचा क्षय करणार आहेस अशा त्या पुरुषांच्या अक्षौहिणीचा क्षयही ब्रह्मच आहे यासाठी तू अनुभव रूपाने शुद्ध ब्रह्मच ब्रह्ममय कर सुखदुःख लाभालाभ जयापजय यांचा विचार न करता तू ब्रह्मैकरूप हो हे अर्जुना तू ब्रह्मसागर आहेस लाभ व अलाभ यांना समान मानणारा होऊन व खरोखर दुसरे काही जगतसंबंधी देहादिरूप न होऊन गुहादिकांनी परिच्छिन्न झालेल्या वायूप्रमाणे केवळ स्पंदन करणारा असा होऊन प्रकृत कार्य कर हे अर्जुना तू जे करतोस जे खातोस ज्याचा होम करतोस जे देतोस व जे तप करतोस तो आत्मा आहे असे समजून स्थिर हो मनुष्य मनात ज्याच्या भावनेने युक्त होतो ते निसंशय त्याला प्राप्त होते तू सत्यब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मसत्यमय हो ब्रह्मज्ञ पुरुष अपेक्षा शून्य फल असे ब्रह्म होऊन हे ब्रह्म आहे अशी ज्याच्याविषयी भावना केली आहे असे केवळ कर्म जसे प्राप्त असेल असेच करतो शरीराचे जे कर्म ते आत्म्याचे कर्म नसल्यामुळे त्या कर्मालाही तो अकर्म समजतो व शरीर जरी स्थिर असले तरी आत मानसिक संकल्प सुरू असल्यामुळे त्या शरीराच्या अकर्मामध्येही जो कर्म पाहतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे तो योगी आहे व त्याला सर्व कर्मे करणारा म्हणून म्हटले आहे हे धनंजया तू फळाच्या इच्छेने कर्माचा हेतू होऊ नकोस तू पुरस्सर कर्म करू नको पण तुझी आसक्ती अकर्मामध्ये न हो कर्मे करणार नाही असाही आग्रह धरू नको तू योगस्थ होऊन व आसक्ती सोडून कर्मे कर कर्माची आसक्ती न धरता तत्त्वज्ञानाचा प्रमाद म्हणजे मूढतेचा आश्रय न करता व नैष्कर्म्याचाही आश्रय न करता जसा आहेस तसाच राहा कारण जो कर्मफलाची आसक्ती सोडून नित्य तृप्त झालेला असतो व कर्तृत्वाचा अभिमान धरत नाही तो कर्मामध्ये जरी प्रवृत्त झाला तरी काही करत नाही आसक्तीलाच कर्तृत्व म्हणतात पण ते कर्तृत्व साक्षात कर्म न करणाऱ्यांच्या ठिकाणीही संभवते कारण मनात मूर्खता व अज्ञान असले म्हणजे आसक्ती सहज राहू शकते म्हणून मूर्खत्वाचा परित्याग करावा परतत्वाचा आश्रय करून आसक्तीरहित झालेला महात्मा सर्व कर्मामध्ये जरी रत असला तरी त्याची ती कर्तुता म्हणत नाहीत कर्तृत्व नाही की भोक्तृत्व नाही व भोक्तृत्व नाही की सम एकता सिद्ध होते सम एकत्व आले म्हणजे अनंतत्व आले व अनंतत्वामुळे त्याचे ब्रह्मत्व सर्वत्र पसरलेले दिसणार हे अर्जुना नानात्व सर्वथा टाकून परमात्मरूप झालेला तू कार्य आणि अकार्य जरी केलेस तरी त्यांचा तू करता नव्हेस ज्याची सर्व कर्मे काम व संकल्प यांनी रहित असतात व ज्यांची कर्मे ज्ञानाग्नीने दग्ध झालेली असतात त्याला विद्वान लोक पंडित असे म्हणतात जो सम सौम्य स्थिर स्वस्थ शांत व सर्वार्थाविषयी निस्पृह राहतो तो सक्रिय जरी असला तरी अक्रियत्वास प्राप्त झालेला असतो तू सुखदुःखादी द्वंद्वरहित नित्य सत्वस्थ योगक्षेमरहित सर्वदा सावधान जे प्राप्त होईल त्याप्रमाणे वर्तन करणारा व ज्याने या सर्व गुणांमध्ये भूतलाला भूषित केले आहे असा हो कर्मेंद्रियांचा मात्र संयम करून जो अत्यंत मूढचित्त पुरुष मनाने विषयांचे चिंतन करत राहतो त्याला ढोंगी म्हणतात पण हे अर्जुना जो मनाने ज्ञानेंद्रियांचा निग्रह करून कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचा आरंभ आसक्त न होता करतो तो श्रेष्ठ होय ज्याप्रमाणे समुद्राला सर्व नद्या प्रतिक्षणे मिळतात व त्यांच्या पाण्याने तो भरतो तरी तो आपली मर्यादा सोडून वाढत नाही व नद्या त्यात गडप होतात त्याप्रमाणे ज्याच्या हृदयात सर्व कामना येतात पण तेथेच जिरून जातात त्यालाच शांती अथवा ब्रह्मस्थिती प्राप्त होते जो त्या कामनांच्या मागे लागतो त्याला मिट्टी मिळत नाही इति श्री वासिष्ठ रामायणे प्रकरणे पूर्वार्धे चतुःपंचाशः सर्गरः श्रीराम